आता ग पोरी हळूचा जोडवट चिकल आता ग पोरी हळूचा जोडवट चिकल जोडवट कल कंबर तुझी लटकल ग जोडवट कल्ली कंबर तुझी लटकल ग पोरी हळूचा जोडवट चिकल आता ग पोरी हळूचा जोडवट चिकल

शिमग्याच्या सनात ग चोळी शिवीन शिमग्याच्या सनात ग नाही राहणार हे नाही राहणार ग नाही राहणार पोरी तुझ्या रिनात ग पुरी हळू चाल जोडवट चकल आता ग पुरी हळू चाल जोडवट चकल नको हिनवूस सके ठेव ध्यानात ग नको हिनवूस सके ठेव ध्यानात ग ह्या गबरूची कीर्ती साऱ्या जनात ग ह्या ह्या कीर्ती साऱ्या जनात ग लावीण शालूनी हाय लावीण शालूनी ग लावीण शालूनी पैठणीची कनात ग हलू जोडवटच कल आता ग पोरी हाळूचा जोडवटच कल आता ग पोरी हाळूचा जोडवटच कल जोडवटच कल कंबर तुझी लटकल ग जोडवटच कल्ली कंबर तुझी लटकल ग पोरी हाळूचा जोडवटच कल आता ग पोरी हाळूचा जोडवटच कल